तुला धिक मला धिक्कार तो जगाला धिक तुला धिक मला धिक्कार तो जगाला न मरण मार्गे जाईन मरण मार्गे परवान तुझी मजला दिक तुला दिक मला धिक्कार तो जगाला दिक तुला दिक मला धिक्कार जगाला ते प्रेम खोटे झूट सारे भाव विश्वही प्रेयसिते प्रेम खोटे झूट सारे भाव विश्वही स्वार्थ स्वार्थ ठाई ठाई आपुले कुणीच नाही झिक तुला झिक मला धिक्कारी तो जगाला झिक तुला झिक मला तो जगाला तरुण मने तुडवनी अशी वडील अधिकार भोगती तरुण मने तुडवनी अशी वडील अधिकार भोगती प्रिय प्रियजनाला तरुणी डौल मिरविती तुला दिक मला धिक्कारितो जगाला दिक तुला दिक मला धिक्कारितो जगाला नचौर भीती प्रीती बदिर झाल्या मनाला तुच्छ ठरविले तू मला भिक्कारी तो जगाला भिक्कारी तो जगाला